झाला कुणाची भीती ग बाळगू कशाला 把一个。 मधुमासे सरले दिस आता मधुमास ये सुगंध उथळित नवी नवी बरसाता काट्यांचे सरले दिस आता मधुमास ये सुगंध उथळित नवी केशरगंध तसा सहवासा रानात सांडले निळे निळे आबाळ या पिकात गंध तसा सहवासा भरपूल हेच पंखा बाई ग बाई ग बाई ग बाळ गु कशाला मेळथुना ती भीती ग बाई ग